บุ๊กทู เก้าสิบหกชาฮโนชาโนคำสันธานสาม อุบยานวัยอวยย อุบยานวัยอวยยดิฉันจะตื่นทันทีที่นาฬิกาปลุกดัง घड्याळाचा गजर वाजताच मी उठतो घड्याळाचा गजर वाजताच मी उठते ดิฉันจะง่วงนอนทันทีที่ดิฉันเริ่มเรียนหนังสืออภิษฎ์คราวาลัก लागताच मी दमतो अभ्यास क าวาลักตัाมีด दमते ดิฉันจะเลิกทำงานทันทีที่ดิฉันอายุหกสิบ वर्षांचा होताच मी काम करणे बंद करणार वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार आपण केव्हा फोन करणार आपण केव्हा फोन करणार वेला मला क्षणभर वेळ मिळताच मला क्षणभर वेळ मिळताच वेला त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार राय आपण कधीपर्यंत काम करणार आपण कधीपर्यंत काम करणार ดิฉันจะทำงานเท่าที่ดิฉันยังทำได้มาจากรุนหอยปริยนต์มีกามการนาร์มาจากรุนหอยปริยนต์มีกามการนาร์ ดิฉันจะทำงานเท่าที่ดิฉันยังแข็งแรงอยู่ มาจีตบเบตจังลีอเซปริยนต์มีกามการนาร์มาจีตบเบตจังลีอเซปริยนต์มีกามการนาร์ เขานอนบนเตียงแทนที่จะทำงาน तो काम करण्याऐवजी बिछाण्यावर पहुडला आहे तो काम करण्याऐवजी बिछाण्यावर पहुडला आहे ठ नंग เธออ่านหนังสือพิมพ์แทนที่จะทำกับข้าว ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे เขานั่งในผับแทนที่จะกลับบ้าน तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे เท่าที่ดิฉันทราบ माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो เท่าที่ดิฉันทราบภรรยาของเขาไม่สบาย माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे เท่าที่ดิฉันทราบเขาตกงาน माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे ดิฉันนอนหลับเพลิน มิฉะนั้นดิฉันก็จะตรงเวลา मी जरा जास्त झोपलो नाहीतर मी वेळेवर आलो असतो मी जरा जास्त झोपले नाहीतर मी वेळेवर आले असते ดิฉันพลาดรถเมย์ ไม่งั้นดิฉันก็จะตรงเวลา माझी बस चुकली नाहीतर मी वेळेवर आलो असतो माझी बस चुकली नाहीतर मी वेळेवर आले असते कचत्रोंग वेला मला रस्ता मिळाला नाही नाहीतर मी वेळेवर आलो असतो मला रस्ता मिळाला नाही नाहीतर मी वेळेवर आले असते